Listen to lesson number twenty nine घड्याळ मुलानो हे घड्याळ आहे घड्याळावरून वेळ समजते घड्याळाला दोन काटे असतात एक मोठा काटा आणि एक लहान काटा मोठा काटा जलद चालतो लहान काटा हळू चालतो मोठा काटा मिनिट दाखवतो लहान काटा तास दाखवतो मुलानो आता ह्या घड्याळाकडे पहा ह्या घड्याळाचा मोठा काटा आता बारावर आहे लहान काटा एकावर आहे आता किती वाजले आहेत ऐका आता एक वाजला आहे आता हे माझं घड्याळ पहा माझ्या घड्याळाचा मोठा काटा एक वर आहे माझ्या घड्याळात एक वाजून पाच मिनिट झाली आहेत आणि हे वनिताचं घड्याळ पहा वनिताच्या घड्याळाचा मोठा काटा अकरावर आहे तिच्या घड्याळात एक ला पाच मिनिट कमी आहेत मुलानो हे टेबलावरचं घड्याळ बरोबर आहे माझं घड्याळ पुढे आहे आणि वनिताचं घड्याळ मागे आहे लिसन अँड रिपीट घड्याळ घड्याळ मुलानो हे घड्याळ आहे मुलांनो हे घड्याळ आहे घड्याळावरून वेळ समजते घड्याळावरून वेळ समजते घड्याळाला दोन काटे असतात घड्याळाला दोन काटे असतात एक मोठा काटा आणि एक लहान काटा एक मोठा काटा आणि एक लहान काटा मोठा काटा जलद चालतो मोठा काटा जलद चालतो लहान काटा हळू चालतो लहान काटा हळू चालतो मोठा काटा मिनिट दाखवतो मोठा काटा मिनिट दाखवतो लहान काटा तास दाखवतो लहान काटा तास दाखवतो मुलानो आता ह्या घड्याळाकडे पहा मुलांनो आता या घड्याळाकडे पहा ह्या घड्याळाचा मोठा काटा आता बारावर आहे या घड्याळाचा मोठा काटा आता बारावर आहे लहान काटा एकावर आहे लहान काटा एकावर आहे आता किती वाजले आहेत आता किती वाजले आहेत ऐका आता एक वाजला आहे ऐका आता एक वाजला आहे आता हे माझं घड्याळ पहा आता हे माझं घड्याळ पहा माझ्या घड्याळाचा मोठा काटा एक वर आहे माझ्या घड्याळाचा मोठा काटा एक वर आहे माझ्या घड्याळात एक वाजून पाच मिनिट झाली आहेत माझ्या घड्याळात एक वाजून पाच मिनिट झाली आहेत आणि हे वनिताचं घड्याळ पहा आणि हे वनिताचं घड्याळ पहा वनिताच्या घड्याळाचा मोठा काटा अकरावर आहे वनिताच्या घड्याळाचा मोठा काटा अकरावर आहे तिच्या घड्याळात एक लाख पाच मिनिट कमी आहेत तिच्या घड्याळात एकला पाच मिनिट कमी आहेत मुलानो हे टेबलावरचं घड्याळ बरोबर आहे मुलांनो हे टेबलावरचं घड्याळ बरोबर आहे माझं घड्याळ पुढे आहे माझं घड्याळ पुढे आहे आणि वनिताचं घड्याळ मागे आहे आणि वनिताचं घड्याळ मागे आहे ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स घड्याळाकडे बघा आणि म्हणा घड्याळाकडे बघा आणि म्हणा पाऊण वाजला पाऊण वाजला एक वाजला एक वाजला सव्वा वाजला सव्वा वाजला दीड वाजला दीड वाजला पावणे दोन वाजले पावणे दोन वाजले दोन वाजले दोन वाजले सव्वा दोन वाजले सव्वा दोन वाजले अडीच वाजले अडीच वाजले पावणे तीन वाजले पावणे तीन वाजले तीन वाजले तीन वाजले सव्वा तीन वाजले सव्वा तीन वाजले साडेतीन वाजले साडेतीन वाजले पावणे चार वाजले पावणे चार वाजले चार वाजले चार वाजले सव्वा चार वाजले सव्वा चार वाजले साडेचार वाजले साडेचार वाजले पावणे पाच वाजले पावणे पाच वाजले पाच वाजले पाच वाजले सव्वा पाच वाजले सव्वा पाच वाजले साडेपाच वाजले साडेपाच वाजले पावणे सहा वाजले पावणे सहा वाजले सहा वाजले सहा वाजले सव्वा सहा वाजले सव्वा सहा वाजले साडेसहा वाजले सहा वाजले पावणे सात वाजले पावणे सात वाजले सात वाजले सात वाजले सव्वा सात वाजले सव्वा सात वाजले साढ़े सात वाजले साढ़े सात वाजले पावने आठ वाजले पावने आठ वाजले आठ वाजले आठ वाजले सव्वा आठ वाजले सव्वा आठ वाजले आठ वाजले आठ वाजले पावणे नऊ वाजले पावणे नऊ वाजले नऊ वाजले नऊ वाजले सव्वा नऊ वाजले सव्वा नऊ वाजले साडे नऊ वाजले साडे नऊ वाजले पावणे दहा वाजले पावणे दहा वाजले दहा वाजले दहा वाजले सव्वा दहा वाजले सव्वा दहा वाजले साडे दहा वाजले साडे दहा वाजले पावणे अकरा वाजले पावणे अकरा वाजले अकरा वाजले अकरा वाजले सव्वा अकरा वाजले सव्वा अकरा वाजले साडे अकरा वाजले साडे अकरा वाजले पावणे बारा वाजले पावणे बारा वाजले बारा वाजले बारा वाजले सव्वा बारा वाजले सव्वा बारा वाजले साडेबारा वाजले साडेबारा वाजले पाऊण वाजला पाऊण वाजला एक वाजला एक वाजला ह्या घड्याळाचा लहान काटा तीनच्या पुढे आहे ह्या घड्याळाचा लहान काटा तीनच्या पुढे आहे मोठा काटा पाच वर आहे मोठा काटा वर आहे आता तीन वाजून पंचवीस मिनिट झाली आहेत आता तीन वाजून पंचवीस मिनिट झाली आहेत आता तीन पंचवीस झाले आहेत आता तीन पंचवीस झाले आहेत आता ला पाच मिनिट कमी आहेत आता ला पाच मिनिट कमी आहेत ह्या घड्याळात बारा वाजले आहेत या घड्याळात बारा वाजले आहेत या घड्याळात बारा वाजून पंधरा मिनिट झाली आहेत या घड्याळात बारा वाजून पंधरा मिनिट झाली आहेत ह्या घड्याळात सव्वा बारा वाजले आहेत या घड्याळात सव्वा बारा वाजले आहेत आता पाऊण वाजला आहे आता पाऊण वाजला आहे आता बारा वाजून पंचेचाळीस मिनिट झाली आहेत आता बारा वाजून पंचेचाळीस मिनिट झाली आहेत आता एक ला पंधरा मिनिट कमी आहेत आता एक ला पंधरा मिनिट कमी आहेत आता अकरा वाजले आहेत आता अकरा वाजले आहेत मोहनची शाळा बारा वाजता सुरू होते मोहनची शाळा बारा वाजता सुरू होते मी दीड ते दोन विश्रांती घेते मी दीड ते दोन विश्रांती घेते मी दीड वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत झोपते मी दीड वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत झोपते श्रीयुत दिघे दहा वाजून दोन मिनिटांनी ऑफिसात येतात श्रीयुत दिघे दहा वाजून दोन मिनिटांनी ऑफिसात येतात माझ्या घड्याळात बाराला दोन मिनिट कमी आहेत माझ्या घड्याळात बाराला दोन मिनिट कमी आहेत क्वेश्चन आन्सर डील हे घड्याळ आहे का हो हो हे घड्याळ आहे हे घड्याळ कसं आहे चौकोनी हे घड्याळ चौकोनी आहे ह्या घड्याळाचा पट्टा कसा आहे काळा ह्या घड्याळाचा पट्टा काळा आहे हे घड्याळ नवीन आहे का हो हो हे घड्याळ नवीन आहे ह्या घड्याळात आता किती वाजले आहेत एक या घड्याळात आता एक वाजला आहे ह्या घड्याळाला किती काटे आहेत तीन ह्या घड्याळाला तीन काटे आहेत घड्याळाचा मोठा काटा काय दाखवतो मिनिट घड्याळाचा मोठा काटा मिनिट दाखवतो ह्या घड्याळाचा मोठा काटा आता कुठे आहे बारावर ह्या घड्याळाचा मोठा काटा आता बारावर आहे लहान काटा काय दाखवतो तास लहान काटा तास दाखवतो ह्या घड्याळाचा लहान काटा आता कुठे आहे एकावर या घड्याळाचा लहान काटा आता एकावर आहे ह्या घड्याळाचा तिसरा काटा काय दाखवतो सेकंद या घड्याळाचा तिसरा काटा सेकंद दाखवतो घड्याळाच्या मोठ्या काट्याचं नाव काय मिनिट काटा घड्याळाच्या मोठ्या काट्याचं नाव मिनिट काटा घड्याळाच्या लहान काट्याचं नाव काय तास काटा घड्याळाच्या लहान काट्याचं नाव तास काटा आणि तिसऱ्या काट्याचं नाव काय सेकंद काटा तिसऱ्या काट्याचं नाव सेकंद काटा fill in the gaps drill. Fill up the gaps with appropriate time expressions. माझ्या घड्याळात दीड आहे माझ्या घड्याळात दीड वाजला आहे तू शाळेत किती जातोस तू शाळेत किती वाजता जातोस घड्याळाला दोन असतात घड्याळाला दोन काटे असतात घड्याळाचा मोठा काटा दाखवतो घड्याळाचा मोठा काटा मिनिट दाखवतो घड्याळावरून समजते घड्याळावरून वेळ समजते मंदार बारा दीड झोप मंदार बारा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत झोपतो चार पासून सहा पर्यंत आम्ही अभ्यास करतो चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत आम्ही अभ्यास करतो तुझ्या घड्याळात किती आहेत तुझ्या घड्याळात किती वाजले आहेत घड्याळाचा लहान काटा दाखवतो घड्याळाचा लहान काटा तास दाखवतो मी रात्री दोन पर्यंत अभ्यास करते मी रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करते substitution drill Substitute the underlined word with the given word. Please remember, you need not repeat आशाच्या घड्याळात आशाच्या घड्याळात बारा वाजले आहेत एक एक वाजला आहे साडे अकरा साडे अकरा वाजले आहेत पाऊण पाऊण वाजला आहे पावणे चार पावणे चार वाजले आहेत अडीच अडीच वाजले आहेत साडेबारा साडेबारा वाजले आहेत पाच पाच वाजले आहेत दीड दीड वाजला आहे पावणे सात पावणे सात वाजले आहेत सव्वा सव्वा वाजला आहे साडेआठ साडेआठ वाजले आहेत सव्वा दहा सव्वा दहा वाजले आहेत पावणे नऊ पावणे नऊ वाजले आहेत अकरा अकरा वाजले आहेत सव्वा बारा सव्वा बारा वाजले आहेत listen to the conversation Avinash आपला वर्ग किती वाजता सुरू होतो आपला वर्ग सव्वा अकरा वाजता सुरू होतो मुलानो वर्गात तुम्ही काय करता वर्गात आम्ही सव्वा अकरा ते पाऊण मराठीचा धडा आणि व्याकरण शिकतो पाऊण ते दीड आम्ही शाळेत जातो सुट्टीत आम्ही चहा पितो मग आम्ही वर्गात जातो सव्वा दोन पासून तीन पर्यंत संभाषणाचा तास असतो तीन नंतर लेखन वाचन इत्यादी तास असतात पावणे पाच वाजता आमचा अभ्यास संपतो पाच वाजून दहा मिनिटांनी आम्ही घरी जातो बरोबर आता किती वाजले आहेत आता पावणे पाचला दोन मिनिट कमी आहेत शाबास पाच वाजता तुम्ही घरी जा हातपाय धुवा चहा प्या आणि मग खूप खेळा